एक लग्न असेही भाग बारावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही समीर आणि शर्वरी महाबळेश्वरला पोहोचलेत वेण्णा लेकला जाण्यासाठी समीर बाईक घेऊन आलाय आता पुढे ती अजूनही तिथेच उभी पाहून पुन्हा त्याने हॉर्न वाजवला तशी भानावर येत ती त्या बाईकजवळ जाऊन बाईकवर पाठीमागे बसते त्याच्या खांद्यावर हात ठेवू का नको असे करत ती त्याला न पकडताच बसली निघायचं का समीरने विचारले बघ मुहूर्त काढायचा असेल तर तिच्या या बोलण्यावर त्याने जोरात बाईक चालू केली असं अचानक झाल्याने पडण्याच्या भीतीने तिचे हात आपोआपच त्याच्या खांद्यावर गेले तू बाईक नीट चालवणार आहेस का ती विचारते काय म्हणालीस मला काही ऐकू येत नाहीये तो मुद्दामच हसत म्हणाला ते पंधराच मिनिटांनी वेणालेकला पोहोचले तिथे बाईक पार्क करून ते पहिल्यांदा जिथे बोटिंग क्लब होता तिथे आले तिथेच वरच्या बाजूला हॉर्स रायडिंग होतं विरुद्ध दिशेला खेळायला खूप साऱ्या गेम्स आणि खाण्याचे स्टॉल होते आता बोटिंग करायची म्हणून तो इन्क्वायरी करायला गेला होता तर तिने मोबाईल काढला आणि पाठीमागे पाण्यात असणाऱ्या बोटींसोबत सेल्फी घेऊ लागली दोन तीनच फोटो काढले असतील तर अचानकपणे येऊन समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फीसाठी पोच दिली एक नजर त्याच्याकडे पाहत तिने त्याच्यासोबत आणखी काही सेल्फीज घेतल्या अरे चा माझ्या मोबाईलवर तर राहिलेच की असे म्हणत स्वतःचा मोबाईल काढून तिच्याजवळ उभा राहून दोन तीन सेल्फीज घेतल्या चल ना बोटिंग करूयात तो तिला म्हणाला हम्म ती म्हणतीये तोपर्यंत हात पकडून तिला जिथे वेटिंग चालू होतं तिथे घेऊन आला ती त्याच्या या वागण्यावर काहीच रिॲक्ट होत नव्हती पण मनातून त्याच्याबद्दल काहीतरी वाटत होतं त्याने पॅन्डलिंग बोट चूज केली होती त्यांच्या बोटिंगचा नंबर येताच तो आधी त्यात बसला आणि नंतर तिला आतमध्ये घेण्यासाठी हात देऊन तिलाही आत घेतले त्याचा सहवास तिला भारी वाटत होता ती हे सगळं एन्जॉय करत होती बोटीतही दोघांनी काही फोटो काढले अर्ध्या तासासाठी ती बोट भेटली होती एक राऊंड मारला वाव कसलं भारी वाटतं हे आय लाईक इट शर्वरी म्हणाली ती इतका छान एन्जॉय करते त्याच्यासोबत इतकी खुश आहे हे पाहून त्यालाही छान वाटत होते तो विचारतो तू याआधी कधी आली होती का इथे ती म्हणते नाही तो सांगतो आम्ही आलो होतो एकदा कॉलेजला असताना खूप मजा आली होती ओ ओके कॉलेजचे नाव चुकून निघाले आणि तिने नजर चुकवली हे त्याच्या लक्षात आलं मी का बोललो हे पण भारी आहे ना हे ठिकाण I just love this place Sameer विषय बदलत होता ती म्हणते आय डोंट थिंक आता मी पॅन्डलिंग करू शकेल ओ इट्स ओके मी आहे ना तो हसला आणि ती सुद्धा हसली दोघे चांगले फ्रेंड्स बनू लागले होते गप्पांमध्ये अर्धा तास कसा संपला कळालंही नाही साईडलाच हॉर्स रायडिंग होतं तो तिला घेऊन तिकडे गेला हॉर्स रायडिंग करणार आहेस का तू ती सांगते नाही नाही तू कर तुला हवं तर तो विचारतो ओके बरं फोटो तर काढशील माझे या शुअर व्हाय नॉट तिने असे म्हणताच त्याने स्वतःचा फोन तिच्याकडे दिला तो घोड्यावर चढला पण मोबाईल तर लॉक होता अरे मोबाईल लॉक तर काढून दे तिने त्याच्याकडून लॉक काढून घेतले पाहते तर स्क्रीनवर मगाशी दोघांचा काढलेला फोटो तिला दिसला नकळतच ती स्माईल करू लागली तेवढ्यात त्याचा आवाज येऊ लागला अगं काढते आहेस ना तू फोटो हो भानावर येत तिने कॅमेरा ओपन करून त्याचे फोटो काढले त्यानंतर ज्या साईडला बाईक लावलेली तिथे ते आले तर तिथेच खूप साऱ्या गेम्स होत्या तो तिला तिकडेही ओढतच घेऊन गेला ए हा गेम भारी आहे हा मी पण खेळणार शर्वरी म्हणाली नक्की नेम आहे ना तुझा समीर तिची गंमत करू लागला म्हणजे असं का विचारलं ती म्हणाली त्या दिवशी पाहिले ना तू नाही का दगड मारला मला तो त्या कारला लागला आणि तिचा सेफ्टी अलार्म वाजत होता बाप रे कसला डेंजर नेम तो हसत होता की त्याला पुढे बोलताही येईना गपरे याच्या अजूनही लक्षात आहे ते तिला पण हसू आलं आणा हो काका ती बंदूक थांब तुला मारतेच शर्वरी म्हणाली तो म्हणतो ए खोडी नाही काढायची हे ठरलं ना आपलं तू काढली तर चालते का ती म्हणत होती तो अजूनही हसत होता ती तो गेम खेळली पण मोजून एक दोनच फुगे फुटले तसं त्याला हसू येऊ लागलं ती म्हणते तू हसतो का आहेस तू सोबत आहेस म्हणूनच असं झालं तो सांगतो अरे माझा काय संबंध अवघड आहे बरं निघायचं का आता हो मला पण भूक लागली आहे ती डोळे बारीक करत म्हणाली ओके चल ते बाईकवर बसून पुन्हा त्यांच्या रिसॉर्टमध्ये आले तेव्हा साडेबारा होत आले होते जेवण वगैरे करेपर्यंत दुपारचे दीड वाजले थोडा वेळ आराम करावा या हेतूने ते पुन्हा त्यांच्या रूममध्ये आले दोघेही बेडवर बसलेले पण दोघांनाही आता काय बोलावं हेच सुचत नव्हते म्हणून समीरने समोर असलेला टी चालू केला मूव्ही कुठला लागला का हे पहावं म्हणून त्याने चॅनल बदलणं चालू केलं तर पहिल्या चॅनलवर मूव्हीमध्ये रोमांस चालू त्याने पटकन चॅनल बदलले दुसरी मूव्ही फारच जुन्या काळातली गाणी लावावी म्हणून गाण्याचे चॅनल लावले तर तिथेही रोमॅन्टिक गाणं चालू होतं सासो को सासो मे ढलने दो जरा तसा त्याने टी बंद करून टाकला तो टीव्हीच पाहायला नको म्हणत तिच्याकडे एकदा पाहिले तर ती एकदम शांत बसलेली त्याच्याकडे पाहतही नव्हती एक एक मिनिट मोठा वाटत होता तो तसाच बेडवर पडला पण तिला त्याच्यासमोर अवघडल्यासारखे झालेले त्यात मघाचा टीव्हीचा घडलेला प्रसंग यार बाहेर होतो तेच बरं होतं निदान गप्पा होत होत्या हसणं होत होतं एन्जॉय होत होता आता असली भयान शांतता मनाला विचलित करत होती जर आत्ता असं तर रात्री बाप रे त्याच्या तोंडून नकळत बाहेर पडलं आणि तो उठून बसला काय झालं तिने विचारले काही नाही तू बोल ना काहीतरी तो म्हणाला तुला आराम करायचा होता ना झोप की मग शर्वरी म्हणाली हो पण आत्ता झोपलो तर मग रात्री झोप नाही लागणार तो सांगतो हो तेही आहेच तिचं तिलाही काही वेगळंच वाटत होते हे असं का फील होतंय मला कसली तरी भीती वाटतेय याचीच सोबत मगाशी मी एन्जॉय करत होते आणि आता शर्वरी तू पण पड ना जरा म्हणजे मीही पडतो समीर म्हणाला ती बोलते अरे तू पड मी आहे तो सांगतो प्लीज मी नाही काही करणार प्रॉमिस अरे तसं काही नाही ती म्हणाली प्लीज ग तो म्हणाला ओके तिने तिचे लांब केस बांधले आणि त्याच्यासमोर बेडवर घाबरतच पडली त्यानंतर तोही पडला रूमच्या छताकडे तोंड करून ते दोघे पडले आणि काहीच वेळात तिचीही झोप लागली झोपलेला तिचा निरागस चेहरा तो एका अंगावर होऊन बराच वेळ पाहत होता नंतर कधीतरी तोही झोपला शर्वरीला जेव्हा जाग आली तेव्हा घड्याळात पाच वाजले होते बापरे एवढा वेळ झोप लागली तो साईडला अजूनही झोपलेला तेही उशीजवळ घेऊन ती उठली आणि फ्रेश झाली कॉफी किंवा चहा हवा होता पण त्याला उठवायचं कसं विचार करतच त्याला हळूच हलवलं समीर उठतोस का पाच वाजले अरे तो म्हणाला अरे बापरे काय सांगतेस अरे यार सनसेट पॉइंट पाहायला जायचे होते ती सांगते ओके ठीक आहे ना उद्या जाऊ पण प्लीज आता कॉफी मागवतोस तो बोलतो हो मी आलोच फ्रेश होऊन कॉफी ऑर्डर केली आणि पाच दहा मिनिटात हजर झाली ती घेता घेताच शर्वरी म्हणाली आपण बाहेर फिरायला जाऊयात का म्हणजे इथेच सकाळी जाताना मार्केट दिसलं मला आपण चालतच जाऊया का प्लीज ओके मला काही प्रॉब्लेम नाही शर्वरी स्वतःहून बोलू लागली हे त्यालाही बरं वाटत होतं ती आवरून कपडे चेंज करून आली तिने पंजाबी ड्रेस घातलेला त्यावर मोकळे सोडलेले केस आणि छोटी बिंदी त्याची नजर जाताच बहुतेक मला मारायचाच इरादा आहे का हिचा आधीच बसा सावरतोय स्वतःला तो मनातच म्हणत होता निघायचं का ती म्हणाली हो म्हणत तो उठला आणि निघू लागला ती विचारते अरे तू असाच येणार आहेस असाच म्हणजे तो म्हणतो ती सांगते म्हणजे चेंज नाही का करणार ओके आलोच असे म्हणत तो गेला आणि ती त्याचा वेट करत बसली माझ्याकडे पाहिलं पण नाही ते दोघं आवरून बाहेर आले तेव्हा सात वाजले होते पाहतात तर मार्केट छान गजबजलेलं कपडे पर्स चप्पल आणि बऱ्याच प्रकारच्या गोष्टी तिला फक्त एखादी गोष्ट आवडायला अवकाश ती त्याला ओढतच न्यायची पण हो हो म्हणता त्यांनी सगळं मार्केट पालथं घातलं आणि समीरच्या हातात बॅगाच बॅगा शर्वरी आता जाऊयात का यार थकलो मी तो म्हणाला ती सांगते हो अरे झालंच तो विचारतो नाही पण मला एक सांग ते आपल्या घरी एवढं नेणार आहे कसं आपण आपल्या बॅगेतून ती हसत होती आणि त्याने नुसती मान हलवली त्याने घड्याळ पाहिले तर घड्याळात नऊ वाजलेले अरे बापरे ती विचारते काय झालं तो सांगतो अगं किती वाजलेत बघ नऊ झालेत भूकही नाही लागली का तुला अगं याचा अर्थ गेले दोन तास आपण फिरतोय ती बोलते हो का त्यात काय एवढं हे तर काहीच नाही साक्षी आणि मी दिवाळीत दिवसभर शॉपिंग करत फिरायचो हो ना पण आता दिवाळी नाहीये चल आता तरी जाऊया का रूमवर तो म्हणाला हो आता चाललोय ना एवढं शॉपिंग आणि चालणं झालेलं की जेवण झाल्यावर समीर लगेच झोपून जातो तो झोपला तरी ती अजूनही जागीच होती तो इतका चांगला वागत होता तिला आता त्याचा रिस्पेक्ट वाटू लागलेला आणि त्याच्याबद्दल प्रेमही तसं तर ते आधीपासूनच वाटत होतं पण आत्ता जरा जास्त वाटत होतं तिला फक्त खात्री करायची होती जी तिला हळूहळू होत होती तिला जरा उशिरा झोप लागली दुसऱ्या दिवशी तिला उशिरा झोपल्याने उशिरा जाग आली तो लवकर उठला आणि पाहतो तर ती अजूनही झोपलेली ती झोपेतही स्माईल करत होती तिला प्रेमाने दुरूनच पाहत होता ती उठेपर्यंत त्याने स्वतःच आवरून घेतले तरीही ती झोपलेलीच होती शर्वरी अगं आज उठणारेस का बघ किती वाजले असं म्हणताच ती उठून बसली ओ सॉरी तो सांगतो ही बघ कॉफी पण आली आहे हो मी आलेच असे म्हणत ती फ्रेश व्हायला गेली तो खिडकीतून बाहेर पाहत कॉफी घेत होता काही वेळाने ती बाहेर आली शर्वरी तू आवरून घे तोपर्यंत मी फिरून येतो आल्यावर मग इथलं एक मंदिर आहे तिकडे जाऊ ओके तो बाहेर जाताच तिने कॉफी पिऊन घेतली भरभर आवरून तयार होत आज लव्हेंडर कलरची साडी घातली मोकळे सोडलेले केस एका साईडला घेतले होते आणि कपाळावर बिंदी गळ्यात घातलेले मंगळसूत्र त्याने तर तिचं सौंदर्य आणखी खुलून आलेलं आवरून होताच त्याला कॉल लावला पण तो लागत नव्हता नाईलाजाने त्याची वाट पाहत बसली काहीच वेळात तो आला तिला पाहताच त्याला दोन मिनिटं सुचलेच नाही तो आलेला तेव्हा तिचं लक्ष नव्हतं आणि तिचं लक्ष जाताच ती त्याच्याकडे आली किती वेळ रे मी फोन केला तर फोनही लागत नव्हता सॉरी अगं इथे रेंज नाही ना बरं मी आता आलोय ना चल निघूयात तो स्वतःला सावरत जसं काही झालं नाही अशा आविर्भावात म्हणाला हम्म थांब मी माझी पर्स घेते मी कशी वाटतेय तो काही बोले ना म्हटल्यावर तिनेच विचारलं हम्म छान तिच्याकडे न पाहताच त्याने उत्तर दिलं हे पाहून तिला जरा वाईटच वाटलं हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं त्या दिवशी मंदिर त्यानंतर एलिफंट पॉईंट लॉर्डविक पॉइंट आणि सनसेट पॉईंट बरेचसे पॉईंट पाहण्यात त्यांनी पूर्ण दिवस घालवला फोटोसुद्धा बरेच काढले होते आणि त्यांच्या रिसॉर्टवर आले तेव्हा पाच वाजले होते एक विचारू समीर म्हणाला हां बोल ना आपल्याच रिसॉर्टमध्ये नाईट क्लब पण आहे तर आज जाऊयात का तुला काही हरकत नाही ना नो मला काय प्रॉब्लेम असणार आहे ती फोनमधील काढलेले फोटो पाहत बोलत होती हा बघ ना किती भारी फोटो आलाय ना समीर ती त्याला फोटो दाखवत एकदम त्याला चिटकून बसली हम्म त्याला तिचं अचानक असं जवळ येऊन बसण्याने मनात हलचल झाली ती आणखी फोटो दाखवत होती तेही त्याच्या खांद्यावर कोपरा ठेवून पण त्याचं लक्ष लागतच नव्हतं तो फक्त हम्म हम्म म्हणत होता काही वेळाने उठून ती बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली आणि कॉफी आली शर्वरी कॉफी आली आहे ग हो आलेच फेशवॉश फारच उंचावर ठेवलेला तो काही तिच्या हाताला येत नव्हता वर का ठेवला याने त्याला बोलवावं का जाऊ दे फक्त पाणीच मारते तोंडावर असे म्हणत तिने पाणी मारले तिला एवढा का वेळ लागतोय कॉफी गार व्हायची म्हणून तो तिला पाहायला जाणार आणि तीही नेमकी बाहेर आली आणि अचानक समोरून तो आलेला त्याला धडकली ओले पाय असल्याने घसरली ते त्याच्या अंगावर आणि ते दोघंही बेडवर दोघांची नजरा नजर झाली आणि सावरून घ्यायला म्हणून ती सॉरी म्हणत उठू लागली पण त्याच्या शर्टच्या बटनमध्ये मंगळसूत्र अडकलेले तिच्या चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता बघ ते पण काय म्हणतंय असं मनाशी म्हणत त्याने ते सोडवलं ती उठली आणि कॉफी घेऊन बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बसली नाही म्हटलं तरी तिचे हृदय चोरी होऊ लागलेलं रात्री नाईट क्लबमध्ये जायचं म्हणून तिने नी लेन टॉप घातलेला ती आजही नेहमीप्रमाणे छान दिसत होती त्याच्यासाठी रोज ती समोर असून देखील दूर राहणं अवघड झालेलं आत्ताही ती आरशासमोर तयार होत होती आणि त्याला त्या एका क्षणाला राहावलं नाही तो तिच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारली त्याने असं अचानक काही केल्याने ती पण बावरली पण दुसऱ्या क्षणाला तिचं त्या दिवशीचं बोलणं आठवलं तुला कारणच लागतं चान्स मारायला तसा तो तिच्यापासून दूर झाला आय एम रिअली सॉरी मी विसरलो पुन्हा म्हणशील चान्स मारतोय तू ये मी खाली वाट पाहतोय असं म्हणत तो निघूनही गेला आता मी याला काहीतरी म्हटलं का मी असं बोलले पण किती हर्ट झालाय तो बाप रे माझं चुकलंच ती खाली आली तो तिथेच फिरत होता ती येताच चल ग किती उशीर होतोय समीर थांब ना आय एम सॉरी मी त्या दिवशी असं बोलायला नको होतं माझं चुकलंच जाऊ दे ग ते आणि माझंच चुकलं होतं तू का सॉरी म्हणतेस तू चल माझी आई उशीर होतोय समीर तिचं काहीच ऐकून घेत नाही हे पाहून तिला खूपच हर्ट फील होऊ लागलं पण तो ती गोष्ट सोडून सगळं बोलत होता ते जेवायला आले पण तिचं जेवणावर लक्षच नव्हतं मनातून हर्ट फील करणारी ती त्याच्या नजरेतून हे सुटली नव्हती पण तो मनातून खुश होत होता की ती बदलतीये पण त्याने तसं तिला अजिबात दाखवून दिलं नाही जेवण झाल्यावर एक तास असेच फिरत राहिले त्यानंतर मात्र नाईट क्लबमध्ये गेले तिथे जाताच ते दोघही डान्स करू लागले तिचं सगळं लक्ष त्याच्याकडे होतं पण तो तिच्याकडे पाहतही नव्हता क्षणाक्षणाला त्याचं असं वागणं मनाला लागू लागलेलं एवढ्यात तिथे खूपच गर्दी झाली त्यामुळे ते दोघं एकमेकांपासून जरा दूर गेले कोणीतरी मुलगी तिला त्याच्यासोबत बोलताना दिसत होती तोही तिच्यासोबत डान्स करत होता हे पाहून तिला आता मात्र त्याचा राग आला एवढ्यात कोणी मुलगा तिथे येऊन तिची छेड काढायला म्हणून आला हाय बेबी हाय तीही त्याला म्हणाली तो मुलगा तिला विचारतो would you like to dance with me ती सांगते हा हा हा डान्स तर करते मी दिसत नाही तुला हम्म राईट ती दुसऱ्या कुणाशी बोलत आहे हे समीरच्या लक्षात आलं तसा तो त्या गर्दीत तिच्याकडे येऊ लागला तिचा हात पकडला आणि तिला तिथून दुसरीकडे घेऊन जाऊ लागला ती म्हणते काय समीर तुला दिसत नाही मी डान्स करते करू दे ना कुणाशीही काय बोलत आहेस तू वेडी आहेस का समीर म्हणाला ती सांगते का तू बोललं तर चालतं ना मग मी का नाही बोलायचं ए तिला नाही काही प्रॉब्लेम माझ्यासोबत डान्स करायला आणि बोलायला तू पण मध्ये पडणारा तो मुलगा म्हणाला हो ना शर्वरी बोलत होती तिचं न ऐकताच तो तिला साईडला घेऊन जाऊ लागला तसा त्या मुलाने समीरला ढकलले एवढं होईल असं शर्वरीला वाटलंच नव्हतं ए तू काय ढकलतोयस त्याला माझा नवरा आहे तो आणि आमचा आम्ही पाहून घेऊ शर्वरी त्या मुलाला म्हणाली मी तुला केव्हाचे सांगतो आहे तुला ऐकायचं नाही ना शर्वरी चल इथून समीर तिला तिथून नेऊ लागला ते बाहेर निघून आले पण तो मुलगा ऐकेल तर तो त्याच्या पुढेच येऊन थांबला हे पाहून शर्वरीला टेन्शनच आले नाही म्हटलं तरी त्याची थोडी झटापटी झालीच तिने आजूबाजूला काही दिसते का पाहिले आणि तिला जे हाताला येईल ते घेऊन तिने त्या मुलाला जी झोडपायला सुरू केले ते थांबतच नव्हती समीरला एका क्षणाला हे पाहून त्यातूनही हसूच आले शेवटी तो मुलगा घाबरून पळून गेला त्यानंतर हे हसू त्याने थोडं थांबवलं कारण तो पळून जाताच ती त्याच्याजवळ आली समीर तू ठीक आहेस ना नाही पण तुला काय फरक पडणार आहे ना माझं ऐकायचं नसतंच ना कधीच नाहीतर हे झालं असतं का तो तिच्याकडे न पाहताच बोलत होता सॉरी ना समीर चल असं वाटतं उगाच आलो इथे ते निघून त्यांच्या रूममध्ये आले ही शर्वरी एक आणि हा समीर एक अवघड आहे बुवा तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक करा हो लाईक तर करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा पुढील भाग सगळ्यात आधी ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही टॉक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्रतिक्रिया जरूर नोंदवा तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय थँक्यू